बाई बाई अशी सांगू मी कशी मधाची माशी चावली ग बाई बाई अशी सांगू मी कशी मधाची माशी चावली ग कुठून आली कशी ग आली कुठून आली कशी ग आली ती करून गेली ग बाई बाई अशी सांगू मी कशी मधाची माशी चावली ग मला उठवना बसवना कळ अंगाची जाईना मला उठवना बसवना कळ अंगाची जाईना अशी झाली ग माझी दैना अजून होते आग जीवाची अजून होते आग जीवाची नाही बाई अजून थांबली ग बाई बाई अशी सांग मी कशी मधाची माशी तवली ग दुख न येई कळू ग किती एकलीच मी तळमळू अंग तापला वारा झोमून अंग तापलं वारा झोमून झटपट खिडकी लावली ग बाई बाई अशी सांग मी कशी मधाची माशी चवली ग बाई बाई अशी सांग मी कशी मधाची माशी चवली ग